आताच्या काळात आउटिंगला जाणं ही एक फॅशन म्हणून रूढ झाली बटाट्याच्या चाळीच्या काळात मात्र आउटिंगला जाणं म्हणजे अगदी ठरवून फार तर नातेवाईकांच्याकडे किंवा देवळात जाणं इथपर्यंत मर्यादित होतं पण चाळीमध्ये भ्रमण मंडळाची स्थापना झाली आणि काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत निदान चर्चेत तरी प्रवास घडला पण प्रत्यक्षातला प्रवास मात्र ठरला तो मुंबई ते पुणे कोलंबसापासून मार्को पोलो पर्यंत अनेक धाडसी लोकांनी प्रवास केले बटाट्याच्या चाळीतले सोकाजी नाना त्रिलोकेकर बाबू काका खरे कोचरेकर मास्तर काशीनाथ नाडकर्णी यांनी एक प्रवासाचं धाडस केलं होतं कोलंबसाला अमेरिका सापडली बटाट्याच्या चाळीतल्या भ्रमण मंडळाच्या चार प्रवाशांना काय सापडलं ते पाहूया चला ट्रॅव्हल ट्रॅव्हल चौपाटीवरच्या मावाईच्या सूर्याला साक्षी ठेवून भेळेचा पाचवा बकाणा भरता भरता नाना त्रिलोकेकर म्हणाले त्याला ट्रॅव्हल होईल मग त्याला ट्रॅव्हल पण ट्रॅव्हल व्हेन्यू मस्ट असा आहे ना कोत्रकर गुरुजींनी कुरमुऱ्यातून डाळ शोधित शंका काढली कोत्रकर मास्तरांचा आमच्या चाळीतले सावध सज्जन म्हणून फार मोठा लौकिक आहे म्हणजे पावसाळा सुरू व्हायच्या अगोदरच महिनाभर ते छत्री घेऊन बाहेर पडतात आणि संपला तरी चांगली दोन तीन महिने टिकवतात जवळ थंडी पडायच्या अगोदरच गळ्याला घट्ट मफलर बांधून तो देखील चांगला मार्च महिन्यापर्यंत ठेवतात मुंबई म्युन्सिपाल्टीच्या बहुतेक प्राथमिक शाळांचे नंबर त्याने आलटून आलटून शिकवलेले आहेत शाळेचा तास वाजवणारा शिपाई शाळेत हजर राहायच्या आधी एक तास जाणारा आणि इन्स्पेक्टर हा कोणीतरी हरून रशीदाचा शिक्षण खात्यात उपटलेला वारस आहे असं समजून पोरांची हजेरी बिजेरी भरणारा नेहमी त्यांनी नख बिख कापलीत की ते नीट असं पाहणारा स्वतः नित्यनेमाने दाढी करणारा असा शिक्षण पेशाचा हा एकमेव जागरूक प्रतिनिधी आहे कोत्रकर मास्तर कधीही रस्त्याच्या उजव्या बाजूने चालले नाही डाव्या बाजूने चाला त्यामुळे त्रिलोक शेटने आपण प्रवास केलाच पाहिजे असं विधान केल्याबरोबर कोत्रकर ही सरकारी शंका काढली अवश्य असेल तेव्हाच प्रवास करा असा सरकारी कायदा आहे ना चला इडियट का कसे हे स्वतःचा हेड क्लार्क आणि साहेब यांच्या पाठीवर आणि इतर कुणाच्याही तोंडावर कुणालाही झालं इडियट म्हणतात इडियट शाला कोचऱ्या तू कसं अतिरंग ट्रॅव्हल रेन्यू मस्त वॉर टाईम मध्ये होतं माहिती आता तर उलट government is encouraging sir travel काय अडचणी you must go for travel की नाही सर हा काय तुझं काय मत मग चला वेंगुर्ल्याला काय समजले म्हणजे आमच्या ती वाडी आहे ना वेंगुर्ल्याला आणि दिवाळी फिश काय येतं म्हणून सांगू सात काय सांग वेंगुर्ला काय पाहण्यासारखं त्यापेक्षा कुठेतरी इतिहास प्रसिद्ध स्थळाला चला सिंहगड लोहगड पन्हाळा हे बाबू काका खरे हे आमच्या चाळीतले एकमेव इतिहास संशोधन म्हणजे त्यामुळे वर्तमान काळात राहायला मिळते त्यांना नामंजूरच आहे ते त्यांना आता मुंबईमध्ये डबल डेकर बसेस धावायला लागल्या तरी आपले बाबू काका खरे म्हणजे घोड्याच्या ट्रॅम जेव्हा होत्या त्याच काळात राहू इच्छित त्यामुळे त्याने ताबडतोब शोधलं शिव मगड नो हगड पण हा चला बाबू काका तुझी पण कमाल चला हिस्ट्रीत आम्हाला काय सर इंटरेस्ट तसं नाही हा बरं का इतिहास इतिहास हा भावी पिढ्यांना मार्गदर्शन करतो का गुरुजींनी तिसऱ्या यातीतल्या पुस्तकातल्या एका प्रस्तावनेतलं वाक्य ऑलराईट ऑलराईट चला कुठेच चला ना सर पण होईल ना सर ट्रॅव्हल काय आपलं काय लाईफ आहे घर ना हाफिस ना हाफिस ना घर आहे आपण पण त्याला इडियटच होऊन गेलो चौपाटी त्या दिवशीच्या त्या चर्चेतून बटाट्याच्या तळीतल्या भ्रमण मंडळाची स्थापना झाली सुरुवातीला आमच्या चाळीतल्या सगळ्या लोकांनी म्हणजे विलक्षण उत्साह दाखवला अहो अगोदर एकदम काश्मीरला जायचं ठरलं काश्मीर मग हळूच कोणीतरी मग दिल्ली दिल्ली दिल्ली आग्रा आग्रा मथुरा मथुरा मथुरा द्वारका द्वारका वज्रेश्वरी गिरडी सरांच्या यादीबरोबर सभासदांची संख्या घटत गेली आणि शेवटी त्रिलोक कसे कोचरेकर गुरुजी काशीनाथ नाडकर्णी आणि बाबू काका खरे हे भ्रमण मंडळाचे चारच सदस्य शिल्लक राहिले आणि मंडळाचा पहिला कार्यक्रम म्हणून पुण्याला जायचं ठरलं आता यापैकी प्रवासाचा असा फारसा अनुभव कोणालाच नव्हता त्रिलोक शेख म्हणजे काय की वाडीतून धसवाडी धसवाडीतून भिरावाडी भिवळावाडीतून नागावाडीतून जास्तीत जास्त लांब म्हणजे भाई जीवन जिल्हे इथपर्यंतच गेले हा मागे एकदा कधीतरी ते चेण्याला आपल्या ब्रदर इन लॉच्या कधींच्या बंगल्यावरती विकेंड स्पेंड करायला लागले आणि आणखी एकदा हो आमच्या चाळीच्याच वनमहोत्सवासाठी एक रोपटा आणायला म्हणून बोरिवली पर्यंत गेले होते वर्षातून एकदा दसऱ्याच्या दिवशी महालक्ष्मीच्या जत्रेला जातात एरवी आपलं हापीस न घर न घर न हापीस एवढंच खरं कोचरेकर गुरुजी शाळेतल्या पोरांच्या सहली बरोबर कान्हिलेली आरे मिल्क कॉलनी वसईचा किल्ला आणि जुहू इथपर्यंत जाऊन आले बाबू काका खऱ्यांनी जरी प्रत्यक्ष प्रवास केलेला नसला तरी त्यांना कागदोपत्री प्रवासाची पुष्कळ माहिती होती म्हणजे भरतपूरच्या किल्ल्याला चिखल किती लागला इथपासून ते पन्हाळगडच्या पावनखिंडीची लांबी रुंदी काय इथपर्यंत सगळी मोजमाप त्यांना पाठ आहेत असं आपलं एक आमच्या चाळीस गावगावा होता ह्या सगळ्यांच्या मानाने काशीनाथ नाडकर याला थोडी बहुत प्रवासाची माहिती म्हणजे तो दरवर्षी न चुकता नेमाने उन्हाळ्यात आपला कोकणात जात होता पण त्याला समुद्र मार्गाची माहिती मी म्हणजे काय सांभाळले मी म्हणजे कधी वरच्या वाटेने जात नाही वरच्या वाटेने म्हणजे असं काय करता वरच्या वाटे म्हणजे घाटावरून कोल्हापूर बेगावाकडून असं काय त्या पावसाळ्यात गोटी बंद झाल्या म्हणजे आम्हाला शिखर सुनच यावं लागतं नाही घाटावरून पण एक सांगतो हे घाटावरचे हमाल म्हणजे एक नंबरचे डांबी हो एकदा मी असा कोल्हापुरावरून येत होतो काय सांगतो हा तर आमचा दारचा फणसा हा प्लॅटफॉर्मापर्यंत न्यायचे तो हमाल मागायला झाला किती पैसे हा त्याने मी म्हटलं त्याला म्हटलं म्हणजे सोडतो म्हटलं म्हटलं सोबत नाही हा तुला नाही म्हणजे माझ्या दारचा फणस त्याची आम्हाला मी देणे देऊ होय कापीन आणि वाटीन म्हटलं सगळ्यांना इकडे हो नाही म्हणजे आमच्या कोकणातले हमाल बाबा केव्हा अशी डॅम्पुलगिरी करणार नाही का सांग होय नाही म्हणजे पडावापर्यंत भोजन येणार किती एक एक आणि हा हा घाटावरचा हमाल आमच्या दारचा फणस प्लॅटफॉर्मवर न्यायचे मागतो आणि किती आठ मर म्हटलं मेला घेतला फणस डोक्यावर त्याने स्वतः गेलो आता पण त्याच्या आम्हाला देत बसू मी एवढ्या का म्हणून बरोबर आहे प्रवासामध्ये आपण हवामानाच्या पासून अतिशय सावध राहिलं पाहिजे आणि खिस्से कापू पासून आकाश हे वाक्य गोत्रेकर गुरुजींच्या खाली दुसऱ्या कोणालाही सुचणं शक्य नाही म्हणजे असं ठिकठिकाणी बरं का लिहिलेलं असतं खिस्से कापू पासून सावध राहा पिसे कापूपासून सावध रहा असत आणि बरं का आपण कारणाशिवाय जर साखळी ओढली ना तर पन्नास रुपये दंड होतो साखळी वेगळा कोण ओढायला गेलो काय म्हणजे असं असतच आणि बरं का चालत्या आगगाडीच्या डब्यातून चालत्या आघाडीच्या डब्यातून समजा आपण आपला एखादा अवयव बाहेर काढला नाही म्हणजे आघाडी चालते तर खिडकीतून समजा आपण आपला हात बाहेर काढला आणि खिडकी हातावरती पडून जर हात मोडला तर रेल्वे जिम्मेदारी नाही घेत त्याची आता मग कामाल झाली तुमच्या पुढे काय काय तरी गावा हात कसा कोण बाहेर काढायला जावे काय फिरलं हे सर इडे सर तर हात कसा कोण बाहेर काढायला जाईल कमा करतो आता कुठे कर्जाचा चिवडा बिडा राहते काम लागलं सर कुठे लोणाऱ्याला चिकी पिकी जरा हात काय बाहेर हात कसा कोण बाहेर पण हात बाहेर काढणं खूप डेंजरस म्हणजे आमचे काका आणि मग सगळ्या गोष्टी थांबून एकोणीसशे दोन सालच्या डिसेंबर महिन्याच्या तीन तारखेला बाबू काकांच्या काकांच्या हातावरती आघाडीच्या डब्यातली खिडकी कशी पडली होती हा इतिहास सगळ्या मंडळींना ऐकायला बरं म्हणून बरं खिडकी मोडली अरे आमचे काका म्हणजे काय पहिलवान घडी तो हो. अरे दिल्ली दरवाजा पडला असता तरी फोट नसतं त्यांचं वाकडे आघाडीच्या डब्याच्या खिडकीला लाद देत आहेत झालं तिथून पुढे का आपला काकांचा इतिहास बटाट्याच्या ताईच्या भ्रमण मंडळाचे चार सदस्य ज्या दिवशी प्रवासाला निघाले ना तो दिवस सोन्याच्या अक्षरात लिहून ठेवणं जरा महागात लागलं असतं पण कसल्या तरी अक्षरात लिहून ठेवणं अत्यंत आवश्यक ह्या दिवसासाठी म्हणजे गेले कित्येक दिवस हट्टा हाच चालला त्रिलोकेच्या शेठचा उत्साहात त्यांच्या पॅन्टवरच्या पट्ट्याला न जुमानताना ओसंडणाऱ्या त्यांच्या वंश परंपरागत पोटासारखा ओसंडच होता त्या भानगडीत त्यांनी बाबलीबाई खरी सगळ्यांना एकदा साली ईडीएस झाली ईडीएस म्हणून घेतलं पावशी तुला कल्पना आहे सला व्हॉट यू मीन झाला ट्रॅव्हल म्हणजे काय ईडीएस झाला अरे त्यांनी काय केलं प्रवासाला निघाले त्याची त्रिलोकाच्या शेती फेट आहे घातली की ते वर्षातून एकदा साफ क्रिकेट मॅचच्या दिवशी घालतात आणि काशीनाथ नाडकर्ण्यांनी अगदी नवी कोरी हॅच विकत घेऊन तिचा पट्टा असा हनवटीवरून ओढला होता त्यामुळे त्यांना इथून इथे पाहायचं असेल तरी त्यांना कोणी सांगितलं होतं ठोक त्यांनी पॅन्टच्या अशा पट्ट्याला एक चाकू लावला बाबू काका खरे मात्र दुटांगी धोतर भगवान नेहरू काळे जॅकेट दोन्ही बाजूला अशा पिशव्या लटकवलेल्या गोल काली टोपी आणि ट्रॅम कंडक्टरचं ते दिव्याच्या लॅम्पशेड सारखं पुढे आलेलं असतं ते तसल्या टोपीत पोस्टकार्ड घातलं आणि सुपरविजन आणि कोचरेकर मास्तर हा हा हा खाकी निम्म्याहून अर्धी तुमान तिला जिथे जिथे खिसे करता येणं शक्य आहे तिथे तिथे खिसे उजव्या खिशात चमचे डाव्या खिशात एक बॅटरी कमरेच्या पट्ट्याला दोरी शिट्टी आणि चाकू तिकडे पट्ट्यांचा कॅट अंगात स्काउट सारखा एक शर्ट त्याच्या उजव्या खिशामध्ये एक भरी मोठी डायरी आणि चार पाच पेन्सिली डाव्या खिशात एक लिंबू असू देव पाठीवर तिथे हॅवर्स सारखं काहीतरी होतं त्याच्यात काहीतरी वळकटी वगैरे बांधली हातात एक वळकटी त्याच्यानंतर पायात ब्राऊन कॅनव्हासची बूट आणि पोटरीला ट्रॅफिकचे पोलीस बांधतात असल्या पट्ट्या आणि हातातल्या लाठीला पुरी भाजीचा डबा बांधून उभे होते आणि छत्री घ्यायची तेवढी राहिली असं म्हणून वर आणि कुरकुर चालली होती त्यांनी डोक्याला भली मोठी हाड घातली होती ती त्यांच्या वडील बंधूंना मेसापोटेमियाच्या लढाईमध्ये मिळालेली होती आहे ती डोक्याला काय संबंध निम्म्यात अशी चेहऱ्याला येत त्याशिवाय मग ट्रंक वळकटा काशीनाथ नाडकण्याचा पेटारा ह्या सगळ्या गोष्टी होत्या काशीनाथ नाडकण्याच्या मुलांनी जाऊन व्हिक्टोरिया आणली आणि व्हिक्टोरिया चाळीच्या दारात लागल्याबरोबर वरच्या गॅलरीतून पुरुष मंडळींनी सूचनांचा भडीमार सुरू केला अहो अहो तुम्ही अगोदर काय करता सामान चालवत सामान काय चालवत सामान तुम्ही अगोदर सामान काय नाही अहो अहो तुला काय करतो टिफिन काय ठेवा ना आता सहा बाबू का पिशव्या टाकत बघ तुम्ही तुम्ही कुठे झाला बरोबर आहे अहो अहो अहो का मास्तर पाण्याची पिशवी घालायची तुमची पुरुष मंडळींचं हे कार्य चाललं होतं आणि भगिनी समान मात्र अगं बाई कोचरेकर मास्तर का ते मला वाटतं समोरच्या ताईला गुरखा काय हे करीन बा कसा पुढ्या पुढ्या काढते बा पुढे पुढे काढते बा हे स्त्री वर्गाचं कार्य होत आणि आमच्या चाळीतली कार्टी हा काहीतरी गणेशोत्सवाचा नकलांचा कार्यक्रम चाललेला असावा अशा दृष्टीने त्या विक्टोरियाच्या होती करून आधी ते फेऱ्या मारत बसले शेवटी कसं बसं सामान चढलं एकदा त्या विक्टोरियावाल्याला काय दुर्बुद्धी झाली कोण आठव त्यांनी कोत्रका मास्तरना वरती आपल्या शेजारी घेतली त्या सगळ्या सरंदामानीशी वर चढताना कोत्रका मास्तरांची ती अर्धी विजार दिव्यात अडकून खोटी व्हायची ते जाळले शेजारची मंडळी कशी बशी बसली व्हिक्टोरियावाल्याने जो चाबू आणला तो पहिल्यांदा त्रिलोकेकरांना गुड बाय करायला आलेल्या त्यांच्या ब्रदर इन लॉच्या कान्सुलाशी सलगी करून घोड्याच्या पाठीत बसला घोड्याने जो जोरदार गचका दिला आणि विक्टोरिया सुरू झाली गाडी सुरू झाल्याबरोबर कोचरेकर मास्तरांनी खिशातून डायरी काढून निघण्याची वेळ vero. तीन वाजून पंचवीस मिनिटे एवढं लिहिलं इतकं लिहायला त्यांची सगळी अख्खी पेन्सिल खर्ची पडली रस्त्यात एकदम एक खटाण आणि असा झटका बसा की कणकण पेन्सिलच उडाली एकदम आता घोडाही रंगात आला होता त्यामुळे गाडी थांबून पेन्सिल शोधणं काही शक्य नव्हतं व्हिक्टोरियाच्या वाढत्या वेगाबरोबर कोचरेकर मास्तरांच्या अंगात प्रवासीपणाचं स्पिरिट संचारायला लागलं ज्ञान संपादन हे प्रवासाचं मुख्य ध्येय हे त्यांनी तिसरी चौथीच्या वर्गात अनेक वेळा शिकवलं होतं त्यामुळे त्यांनी शेजारच्या व्हिक्टोरिया हवाल्यापासून ज्ञान संपादन करायला सुरुवात केली नाही केव्हापासून चालवता आपण व्हिक्टोरिया या अनपेक्षित उत्तरामुळे पत्रिका मास्तर एकदम दत्तले पण हे उत्तर आपल्याला नसून रस्त्यातल्या का हातगाडी हातगाडीवाल्याला होतं कळलं त्यांच्या जीवात जरा जीव आला रस्त्यातून साधं चालावं कसं हे देखील आपल्या पादचाऱ्यांना कळत नाही हो त्या व्हिक्टोरियावाल्याच्या फुकटची सहानुभूती मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला इतक्या उंचावर बसण्याचा त्यांच्या आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग होता मागल्या बाजूला त्यांच्या सहप्रवाशांचे सामानाला टेकू देऊन राहणे एवढेच कार्यक्रम चाललेले होते काही वेळाने कोचरेकर गुरुजींनी ज्ञानसंपादनाचा आणखी एक प्रयत्न केला नाही घोड्याचे भाव काय तू हल्ली विक्टोरिया चालवायला मनाची बरीच एकाग्रता लागते हे एक वाक्य गुरुजींनी मनात टिपून ठेवलं आपल्या सुमारे अर्धा एक तास डचमाळ डचमळ करीत ती व्हिक्टोरिया एकदाची येऊन बोरीबंद स्टेशनवरती थांबली आणि लाय डगलेवाल्या हमालाने दसऱ्याला सोनं लुटायला काढा तसं सामान लाय काढायला एका हमालानीकर उत्साहाच्या भरात काशीनाथ नारगड्याच्या बरोबर बाबू काका खऱ्या नाही बाहेर छाले चले या गडबडीमध्ये त्रिलोक हातात जो टिफिन कॅरियर होता त्याला एखादा धक्का लागला आणि बाबलीबाईनी करून दिलेला गोडी बटाटीचा रस्सा हा थोडासा त्रिलोकेकरांच्या पॅन्टवर आणि बराचसा बाबू काका खऱ्यांच्या धोत्रावरती एवढा दुसरा का हमालाने तो खेचला आणि उरलेला रस्सा उकडलेली अंडी पुलाव बिलाव खाऊन तो बोरीबंदरचा रस्ता आधी तृप्त कमाल करतो तुम्ही सांगतो तुझं बाप भरून करता मुंडी कापलेला कोंबडी सगळं काय मान घाल हे सगळं चालू असताना तिकडे बाबू काका खऱ्यानी विक्टोरिया वाल्याजवळ दहा रुपये सुटे नाहीत हे शुभवर्तमान एकदा सांगितलं चला बाबू काका कमाल तुमची सर आणि ट्रेजर कसले तुम्ही सर ट्रॅव्हल मध्ये चेंज पाहिजे चेंज पाहिजे माहिती आहे चेंज नाही हे नाडकणी तू जातो कुठं चेंज काय ना चेंज काय मग काशीनाथ नाडकण्याने शांतपणाने पट्टा तीन आधीला काढून ठेवल्या कोचरेका मास्तरनी आपली ती मी हॅट उलटी करून त्याच्या कातडी पट्टीत दडवलेल्या रुपयाच्या नोटावर त्याच्यात एक काढून हे भाऊ त्याला किती रुपये द्यायचे सांग ना चला चार रुपये बारा आणि द्यायचे नाही शेत नाही चार रुपये बारा आणि ना आपले चार रुपये आठच आणि ठरले होते सर चार रुपये बारा आणण्याऐवजी चार रुपये आठच आणि ठरले होते म्हणणारा सत्ययुगातला विक्टोरियावाला हा कलियुगात आपल्याला लावला कुठे या आश्चर्याने आणि आनंदाने त्रिलोकाका शेट एकदम वंडर डस्ट बाबू काका खरे थक्क झाले आणि काशीनाथ नाडकाण्याची तो कोकणातला असला पाहिजे आणि कोचरेकर गुरुजीना म्हणजे तर भरूनच आलास पाहिलं पाहिलं माणुसकी नाही नाही म्हणतात ना ही घ्या माणुसकी प्रवासात काय अनुभव येतील सांगता येईल चार आणण्यासाठी तो खोट नाही हो बोलला वास्तविक असल्या असल्या या लोकांचे जाहीर सत्कारच करायला पाहिजे त्याचं नाव नंबर वगैरे आपण टिपून घ्यायला पाहिजे होतं नाही का अरे सामान कुठे गेलं आमचं सामान कुठे गेलं या गडबडीमध्ये हमाल लोक सामान घेऊन गायब झाले पाच दहा मिनिटाच्या शोधाशोधीनंतर एकदा तिथे हमाल सापडले हमाल शोधून काढायला काशीनाथ नारकण्याचा पेटारा अतिशय उपयोगी पडला अहो असला पेटारा इतरांची तर गोष्ट सोडाच पण खुद्द बोरी बंदरवरच्या हमालाने देखील आयुष्यात कधी डोक्यावरून वागवलेलं शिवाजी महाराज आग्र्याहून पळाले ते असल्याच बुरडी पेटाऱ्यातून असं बाबू काका खऱ्यांचं मत होतं हमाल सापडल्याच्या आनंदात मंडळी पुढे निघाली आणि तिकीट कलेक्टरकडे बरोबर घात झाला असं म्हणून बाबू काका खऱ्यांनी पचकणच मारलं सर काय झालंय बाबू सर तिकटी सर तिकटी सर कमाल अरे काल चार तासाला क्यू मध्ये उभा राहून मी सर तिकीट काढलं अहो तुम्ही कुठल्या तरी लोक कर मीच नव्हतो का उभा दिवसभर क्यू मध्ये कोचरेका मास्तरी म्हणजे आता हंबरडा फोडायचं फक्त शिल्लक ठेवलं आता वास्तविक मंडळी ना मध्ये सुद्धा शिरलेली नव्हती पण कुठलाही युनिफॉर्म घातलेला मनुष्य पाहिला की कोचरेकर गुरुजींना झाड झाड झाड झाड झाड झाड तिकडे नाही तिकडे आहे चला बाबू काय तिकडे काय झालं विक्टोरिया चला असं सामान विचारलं ना ए नाडकर्णी तुम्ही तिकडे कुठे जाता रे अरे तुमची सामान का आम्ही बघत बसत इडियट ट्रॅव्हल करतो सामान नाव सामान आहे बाबू कसा सामान आहे इडियट असं काय जातो काय झालं सांग ना सांगतो त्या विक्टोरियावाल्याला आपण दहा रुपये दिले होते ना सुटे नाही म्हणाला मग आपण साडेचार रुपये गोळा करून दिले त्या गडबडीत ती दहाची नोट परत घ्यायचं तसंच राहिलं अरे कमाल हे साडे चौदा रुपये विक्टोरियावाला खा हे नारकर्णी बघ बघ बघ का तुझा कोकणातला व्हिक्टोरियावाला तो कोकणातला असणं शक्य नाही आपला व्हिक्टोरिया चालवायला शिकणार कुठून मला सांगा भाऊ हा तरी काय आमच्या कोकणातले म्हणजे सगळे बैल घ्या म्हण्या चालवायला गाड्या विक्टोरिया चालवायची ना मिस्टर ते बाजला हो मग तिकीट कलेक्टर यांच्या अंगावर शेक असला पुन्हा हमाल गायब पुन्हा एकदा काशीनाथ नाडकण्याच्या पेटाऱ्यामुळे सापडले आता आघाडीवरती थर्ड क्लासच्या रिझर्व डब्याची पाहणी करत त्रिलोक कशासाठी कोचरेकर मास्तर निघाले होते हे कोचऱ्या तर बघा ते आम्हाला पाटीलची सामान ठेवतील बाग हां तिथे नाही का पुढे जाताना सेकंड कर तिथे इजी तिथे नाही बघ सांगा ते आम्हाला भलतीकडे नको हां अरे आमची थर्ड क्लासची रिझर्ड हो हां हा नव्हे हा सेकंड आहे पुढे या पुढे थर्ड म्हणजे बरं का थर्ड म्हणजे तीन अशा पिवळ्या उभ्या दांड्या असतात गोरी बंदरवाच्या हमालांना कोचरेकर गुरुजी धाडा देत होते खरडा म्हणजे तीन अठरा पिवळ्या उभ्या दांड्या असतात यांचं इथे हे संशोधन चालू असताना मागल्या बाजूला काशीनाथ नाडकर्णी आणि बाबू काका खरे यांचा सुखसंवाद चाललेला काय हो बाबूकाका काका विक्टोरिया वाल्याला तुम्ही चार रुपये दिले ते परत कशी विसरला कशी हो तुम्ही अहो अहो हे पहा ते काय पहा रस्ता सांगा धोत्रा तिला पा काय काय अहो तसं नाही हो केव्हा एकदा धोतर बदली नसं झाला निम्मा रस्ता गेला धोत्रा खाओ चाटता कसला झोमतोय ना बाबू काकांचा चेहरा आता केविल वाणेपणाची शिव सोडून रडकुंडीच्या राज्यात शिरला होता प्लॅटफॉर्म वरती शुकशुकाट ते निळ्या कपड्यातले पोर्टर लोक ते लांब एक हातोडी आधार घेऊन हे डब्याच्या खालची चाक आपली टॅनी टॅनी टॅन अशी वाजवत त्यानंतर काय जायचं परमेश्वर आठव दूर कुठेतरी इंजिनची केल्या शँटिंग करताना जरी शिटी झाली तरी आमच्या कोचऱ्या म्हणतात हो सुटली सुटली चला शेवटी एकदाचा तो थर्डचा रिझल्ट डबा साप पडला आम्हाला आज सामान बिमान चढवलं बाबू काकानी लगेच सगळ्यांची तिकीट रिझर्वेशनच्या तिकिटा सकट अगं त्या रिझर्वेशनच्या तिकिटावरती अनेक नंबर होते त्यामुळे आपला सीट नंबर कुठला मंडळाच्या सदस्यापैकी एकालाही कळे ना शेवटी आम्हाला सीट नंबर वगैरे दाखवून दिले मंडळी याच्याने बसली एकूण एकोणीस दाग होते पण ते एकोणीस आहेत या विषयावरती मात्र सदस्यांचं एकमत नव्हतं त्रिलोकाच्या सीटच्या मताने ते एकंदर ट्वेंटी सेवन काका खऱ्याने बोलले ते साडे चौदा आता साडे चौदा हा आकडा त्या व्हिक्टोरिया वाल्याला गेलेल्या पैशांचा आग्रह त्यांच्या डोक्यात बसला होता एरवी जर कोचरेकर मास्तरांची अर्धी विजा सोडली ना तर अर्धी अशी दुसरी कुठलीही वस्तू त्यांच्याकडे ना कमाल करता तुम्ही तुम्हाला साधं साधा स्टॉप नाही घेतात काय रे हाफिसने काम करता का हरकत असं शेडा बोल ना हां बस म्हणून पुन्हा त्रिलोककरांनी मोजलं तर ट्वेंटी टू शेवटी आपल्या अनेक खिशातल्या एका खिशातून का मास्तरनी खडू काढला खडू काढायला घेतला तो कोचरेकर हा अहो तसं नाही म्हणजे काय आहे की आपण आता पुण्याला इतिहास प्रसिद्ध स्थळ पाहायला जाणार नाही तिथे आपली नावं लिहायला घेतला सामसू सर आपल्या देशात नाही ट्रॅव्हलची हॅबिटच नाही झाली कोणाला हा हो असं देव त्रिलोकेकर हा बघा आरामात जाऊया काय बाकी खरा अजून कोणच कसे येत नाही तू थांबा म्हणून कोत्रगर मास्तरने आपल्या अनेक खिशातल्या एका खिशातून पंचांग काढलं कोत्रगर पंचांग कशाला घेतलं तू हा कुणाला काय आपण मुलगी मुलगी बघायला चाललो असं आठ तुम्हाला अहो तसं नाही मला की नाही संकष्टी असते तेव्हा चंद्रोदय झाल्याशिवाय जेवायचं नसतं तर चंद्रोदय पाहण्यासाठी म्हणून पंचांग घेतलं <laughs> त्यातून आज अमावस्या अमावस्या बाबू काका खरे खिडकीवर करतात अमावस्या नाही अमावस्या चार वाजून पस्तीस मिनिटांनी संपली आपली गाडी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी निघते पण गाडी सुटायची वेळ धरायची की आपण घरून निघालो ती वेळ धरायची बाबू काकाने आधी मौलिक प्रश्न विचारला नाही मी आपली आगगाडी सुटायची वेळ धरली म्हणजे म्हटलं अमावस्याची बाधा नको काय बाधा नको त्या विक्टोरियावाल्याला फुक्कम फाकट दहा रुपये गेलो फटका नाही बसला बाजा काय नको कमाकत विक्टोरियावाल्याला गेलेल्या पैशाचा उल्लेख झाल्यामुळे बाबू काका जवळ असे अस्वस्थ झाले तेवढ्या तेवढ्या आपल्या कोचरेकर मास्तर कुठे हे कोचरे तू कुठे चालला झाला अहो तसं नाही कर डब्यात अजून कोणीच येत नाही एखाद वेळी फर्स्ट क्लास असायचा <laughs> सर फर्स्ट मध्ये असल्या बाका असतात असल्या बाका सर ते का बाहेर जाऊन बघतो तर तुला ग्रँडफादर बसला ना कधी फर्स्ट मध्ये बस बसतो पण अजून कोणीच कसे येत नाहीत म्हणतो अहो अमोशेला मुद्दाम कोण कशाला निघणार बाहेर सांगा बघू मला काय खरं सांगतो लोक का आपण सुद्धा निघता न येऊ का इंडियेचा आपला फेत असले गोष्ट अरे साहेब लोक तर साहेब लोक तर साले गटरी अमोशेला सुद्धा बाहेर जातात काय होतं रे त्याला अरे आमचा इंग्लटन साहेब होता ना इंग्लटन साहेब जनरल मॅनेजर तो रिटायर होऊन सारा इंग्लंडला जायला निघाला ना बोटीत पाय ठेवला सर त्या दिवशी सर्व पित्री आमश काय पण नाही झालं त्याला हाय तसं नाही सर्व पित्री आमश पण हे बरं नाही लोक सर हो आता साहेब असला म्हणून काय झालं तुम्ही सांगायचं त्याला बाबा की आजच्या दिवस डोंट गो उपमा म्हणून विचारलं तर सांगायचं डोंट गो बाबा today being all fathers night आपल्या देशात झाले कंट्री कुठे कशाला हलतो कसं सामान कशाला घालत होतं पुन्हा हमाल नाही येणार जुलसाला पेटारा ठेवायला गेले हे हमालो कुठे गेले आणि विसरले एवढं म्हणेपर्यंत हे धमाल शंभर वर्ष आयुष्याला मेल्या ना किती पैसे जायचे बाबू काका खरे ट्रेझरर भ्रमण मंडळ बटाट्याची चाळ आणि ऑफिशियल कपॅसिटीत प्रश्न केला किती पैसे द्यायचे काय साहेब गरीबाला ते समजून घ्या ना साहेब आपण काय सांगतो तुम्ही जेंटलमेन लोक सारे काय आपल्या पोटाकडे बघून घ्या अरे इतका वेळ कुठेसे नाहीसे झाला होता रे तुम्ही हा कुठे गेला होता आणि गाडी सुटली असती म्हणजे मग एवढ्यात कशी सुटेल साहेब अजून दोन तास टाइम आहे सर दोन तास अरे पाच पस्तीस ला सुटते नाही ती नाही साहेब ती दहा नंबरचा फळा करा साहेब सतरा डाऊन सतरा डाऊन हा ते पुन्हा मेल साहेब ही कलकत्ता मेला साहेब आता म्हणजे मंडळाचा धीरच सुटला कोचरेकर मास्तरांनी एक किंकाली तेवढी फोडली नाही बाकी सगळं काय केलं मग डांबी पैसे इथे सामान आणून टाकलं आता आपल्याला काय ठोकी साहेब तुम्ही नाही इथे रिझॉर्ट डब्यात आपण रिझॉर्ट डब्यात टाकलं काय मग आता इथून तिथे कोण देऊन ठेवेल आपण ठेवू ना साहेब आपण काय नाही म्हणतो का साहेब पण त्याची हमाली वाहिली बसेल साहेब वाहिली का म्हणून देणार नाही मग राहिले साहेब आपले तीन रुपये देऊन टाकणार अरे पण हे सामान तिथे कोण देऊन ठेवेल आपण नाही म्हणतो का साहेब त्याचे तीन रुपये बसतील हमाली मी स्टेशन मास्टरकडे कंप्लेंट करेन साहेब आता ती पण गाडी सुटेल ना सांगतो असं काय करता साहेब हे तीन रुपये ते सहा रुपये देऊन टाका ना तर सहा रुपये जास्त सहा रुपये कोचरेकर गुरुजींच्या चेहऱ्यावर म्हणजे सचाईला स्नान केल्यासारखं घाम फुटलेला सहा रुपये ही शुद्ध लुटा लूट आहे याहून अधिक कठोर शब्दांचा गुरुजींच्याकडे भरणार नव्हता म्हणजे शेवटी नाही होय करता करता पाच रुपयावर सौदा तुटला सामानाने पाचची नोट आधी खिशात टाकली आणि मग सामानाला हात लावला हे ए खऱ्या जरा बघा चला बरोबर पाचची नोट आहे ना तर देशी झाले दहा रुपये एकदम लाठी कशाला आणली दहा वेळा डोक्यामध्ये मला लाठी त्याला लाठी घेऊन पुण्याला का लढाई करा झाला लढाई करा आता म्हणजे गाडी सुटायला फक्त दोन मिनिटं अवकाश होता तेवढ्या वेळात त्या हमाल लोकांनी काशीनाथ नाडकण्याचा पेटारा गार्डाच्या डब्यापासून इंजिनापर्यंत दहा वेळा नाचवला आणि त्याच्या मागून हातात एक आपला टिफिन कॅरियर आणि बॅग घेऊन त्रिलोकेकर धावत आहेत त्रिलोकेकरांच्या मागून स्वतःला सावरीत कशी नटणं अडकवणे चालले त्यांच्या मागून हे आणि सगळ्यांच्या मागे लाठीवरती असंख्य चिंता टांगून कोचरकर मास्टर चालले आता त्यांच्या पोटरीच्या पट्ट्या देखील सुटायला लागल्या होत्या हमानाने कसं बसत ते सामान आणि प्रवासी मंडळ आत कोण गाडीला म्हणजे गर्दीचा भलताच जोर होता त्यामुळे पारशीचा बोगदा येईपर्यंत गोत्रकर गुरुजी आणि त्रिलोकेकर शेठ एकमेकाच्या पाठीला पाठ लावून उभे होते आणि दोघांनाही आपल्यापैकी कोणीतरी एकटा बोरी बंदरला राहिला दोघांनाही वाटत होत पलीकडल्या बाजूला बाबू काका खरे एक पठाण आणि मारवाडी यांच्या कात्रीत सापडलं हे अमाशा अमाशा कुठून तरी काश्मीर नारकण्याचा आवाज आला आहो पण रिझर्वड डब्यामध्ये आपली जागा आहे सांगलं रिझर्वड डब्यामध्ये आहे पण त्या रिझर्वड डब्यात जायचं कसं ते एकदा सांगा बघू नाही म्हणजे कोकणात आमची सुद्धा मोठी जागा आहे पण आम्ही इथे मरायला बटाट्याच्या तारीखला दोन दोन खोल्यात कडमडतोय ना तसलं झालं सांगतो पार्थिकचा बोगस काय गपलं तरी कोणाडू त्रिलोककर आणि का मास्तर हे दोघे जण असे आले बाबू काका खरं ना आपला उजवा पाय जर असं हलवता आला थोडा पुन्हा केव्हा येणार हो, हो आता ठाणे गेलं पुणे कुठल्या एवढ्याचा काय आणि कल्याण कल्याण बरोबर बाबू काका खरा कल्याणच्या सुभेदाराची सून ती आठवली एकदम त्रिलोक्याच्या शेती कुठलं तरी डोंगर राखून त्या हाजी मलंगाची समाधी असल्याची ठेवून दिली काय काशीनाथ नाडकर्ण्याला बराच वेळ तहान लागली त्याच्या नशिबाने ते कल्याण स्टेशनवर खिडकी समोरच चावाला पोरगा आणि बाबू काका खरे मात्र विचारे कधी पठाणाचं उदाहरण होती तर कधी महाराणीचं उदाहरण खंडाळ्याच्या घाटामध्ये भ्रमण मंडळाच्या सगळ्या सदस्यांनी आळीपाळीनी घाटातली शोभा पाहून घेतली त्रिलोकेश सुद्धा आता खुशी देऊन आला खंडाळ्याच्या घाट त्याच्या गाडी झाली ताटत गाडी झाली काशीनाथ नागरिकांचा डोळा लागला होता पण मध्ये घाट म्हटलं त्याचे डोळे उघडले आणि खिडकीतून असं बघून आणि त्या फोंडाची आणि आंबोलीची सर नाही काशीनाथ नाडकर्णी हे इच्छा मरणी भीष्माप्रमाणे इच्छा शयनी आहे त्यांना केव्हाही कुठे कशीही झोप लागते म्हणजे बस स्टॉपवर तिष्ठत उभं राहावं लागतं वगैरे त्यांना मंजूरच नाहीये अहो येता जाता उठता बसता कार्य करता केव्हाही चालू कोत्रेकर गुरुजींचे आता थंडीत दात वाजायला लागलेले बाबू काका खरे मात्र त्या काळोखात दिसणारे निरनिराळे त्या डोंगरांचे आकार बघून शिवनगर रायगड काय मनाला येतील ती किल्ल्यांची नाव घेऊन स्वतःच आपलं ऐतिहासिक समाधान करून घेतो गोत्रेकर मास्तरनी आपल्या शेजारी बसलेल्या एका शेतकरी मावळ्याशी दोस्ती काय ज्ञान संपादने प्रवासाचं मुख्य ध्येय त्यामुळे त्यांच्या शेतकऱ्याच्याकडून ज्ञान संपादन करायला सुरुवात केली <laughs> कुठे निघालात आपण आपण कुठं चालला विचारलेल्या प्रश्नाचं सरळ उत्तर द्यायचं नाही त्या शेतकरी धर्माला जागून शेतकरी दादांनी पुन्हा प्रश्न केला आपण कुठं चालला <laughs> आम्ही पुण्याला चाललो पुण्याला आपण आम्ही चालू तरी गाव तळेगावला असता का आपण नाही कुठे असतो तपासता नाही मग कुठे असता आपण हा मी असतो म्हणजे डोर वाढीला डोर वाढीला हा तरी पिराची डोर वाढी ना बरं राहत पिराची म्हणजे ही आहे बर ना तिच्या अंगाला आली का माझी म्हणजे ती पिराची डोर वाढली असं म्हणजे दोन ढोरवाडी आहेत का दोन ना नाही ना आली तीन माझी बघा ही पिराची डोरवाडी आली का ती म्हणजे मावळतीच्या अंगाला आली आली आधी फकीराची डोरवाडी आहे का ती माझी उगवतीच्या अंगाला आली बरं आणि तिसरी आहे ती म्हणजे जंगमाची डोरवाडी आहे ती म्हणजे आली पार खाल्ल्या अंगाला आली खाल्ल्या अंगाचं कोडं काही कोणतं का वाचताना कळलं आपल्या लक्षात आलं असं करीत असं असत मी किती म्हणाला तीन ना तीन ना तीन ढोरवाड्या आहेत शेतकरी दादानी कोत्रेकर गुरुजींचा तो स्काउटचा ड्रेस ती आधी विचार विचार सगळा पाहिला रामानिमा आपाद मस्त कसं निहाळलं आणि विचारलं आपण म्हणजे काय ब्यांडात असता का पोलिसात हा मी शिक्षक आहे शिक्षक काय आहे म्हणाला शिक्षक शिक्षक शिक्षक हा म्हणजे मास्तूर हा हा हा बरं मास्तर उदक साली आमच्या बी गावाला साळा झाली बरं का बरं आमचा मास्तूर म्हणजे लय द्वार तिच्या एवढं नाका एवढं काळक बरं का मास्तर कुठं काढले हा ही काय पोरं हाकणार बरं सांगा बरं शिक्षकाचा असा एकेरी उल्लेख पोरं हाकणं वगैरे शब्द प्रयोग हे कोत्रेकर गुरुजी ना जर तांदळातल्या खाड्यासारखे लागत होते प्रवासात पंडित मैत्री होते असं त्यांनी ऐकलं होतं मग त्यांच्या वाट्याला हे आले होते पण पुण्याला गेल्यानंतर तरी आपल्याला पंडित सापडतील या आशेवरती ते तग धरून बसले काही वेळाने तरी ज्ञान संपादनाचा आणखी प्रयत्न केला <laughs> आपण तळेगावला काय करता शेती आहे आमची शेती का वा वा उत्तम म्हटलंच आहे उत्तम शेती हे मध्यम व्यापार <laughs> का हो जपानी भात शेतीबद्दल आपलं काय मत आहे कसलं नाही आपल्या देशात हा जो जपानी भात शेतीचा एक महान प्रयोग चाललाय त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे अहो काय सांगाव मास्तर हे समजा खोऱ्याचा कारभार हाय म्हणजे आमचा पुतण्या आहे का ती शेतकी काळ्या चिकून शहाणा झाला बरं का त्याला चालवलंय जपानी खोलशेटपणा शेतात ते काही खरं आहे असं कसं म्हणता अहो प्रयोग केल्याशिवाय प्रगती होणार कशी प्रयोग बर का प्रयोग हा प्रगतीचा आत्मा आहे वर्गातल्या भिंतीवरचं एक वाक्य खोत्रे गौरीने याला उत्तर म्हणून लगे शेतकरी दादानी तंबाखू पुढे गेले घ्या किंवा असं तंबाखू आहे ना मी तंबाखू वगैरे खात नाही कधी आमचा मास्तूर ते दिसभर एडिया असतो तुम्हाला काय सांगा अहो कसली खोट्या एवढी ते मास्तर घेत शेतकरी दादाची गाडी पुन्हा पुन्हा शिक्षकाच्या पवित्र व्यवसायाचा पिंकयुक्त धिक्कार करण्यासाठी येत होती आणि गुरुजी गुरुजींना अगदी असं म्हणजे कालवल्यासारखं होत होतं पोटा लोणावळ्यानंतर गाडी जीप भरधाव सुटली एकदम ती म्हटली तिन्ही स्टेशन कोणीतरी देहू रोड म्हणूनच सांगितली आणि लगेच कोत्रकर गुरुजी देहू रोड ही ढोरवाडी प्रमाणे तीन आहेत आता थंडी वाढायला लागली होती त्यांची दाजूक वाजायला लागली होती इकडे काशीनाथ ताडकण्याला मात्र आता गाढ झोप लागून त्याने मंद्र सप्तकात घोरायला सुरुवात केली काशीनाथ ताडकण्याची घोरण्याची एक स्वतंत्र शैली आहे म्हणजे ते अगोदर एक असं आवर्तन घेतात आणि एकदा पुरलं माणसं मिटक्या मारीत खातात असे मिटक्या मारीत झोपतात काय आणि खडकी आली आणि पठाण आणि मारवाडी यांच्या जातातून एकदा तिथे बाबू काका खरेदी मुक्त हा वेळपर्यंत आमची सगळी मंडळी अशी वाटेतच बसली होती त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या पदस्पर्शाचा आणि शिवाय त्यांना लाभ होत होता काय हो काय माणसाचं काय रसत काय बसत माणसाचं डुकर हे उद्गार कोणाला उद्देशून कोण नाही अशा रीतीने आमची मंडळी झाली त्रिलोकेच्या शेती मात्र तेवढ्या ते खिडकीजवळची जागा पटकवून आपण जणू काय बोरी बंदर पासून तिथेच बसून आलो अशा आयटीच मात्र शिवाजीनगर स्टेशन निम्म्याहून अधिक डबा खाली झाला आणि मंडळीना जर पाय मोकळे करायला मिळाले बाबू काका खऱ्याने आपले हाडबिड मोजून घेतले एकदा काय काशीनाथ नाडकर्ण्याला देखील झोपेतून जाग आली आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे चार झालो काय गो हे उठून उठून काय नाडकरी उठून खरं खाली खरं चार झालं का दुसरं घरी आहे घरी घरी आहे वाटत उठून उठून आज ते बघ पुन्हा आलं बघ पुन्हा आलं बघ पुन्हा आलं भोसलेकर गुरुजी लगेच तिकीट घट्ट हातातून पुन्हा आलं शिवाजीनगर स्टेशन नंतर पुणे स्टेशन एकदम कधीही येत नाही मध्येच गाडी थांबली पाहिजे असं एक काहीतरी रेल्वेचा अलिखित कायदा आहे त्याप्रमाणे ती गाडी मध्येच थांबली तरी गाडी का थांबली गाडी का थांबली सिग्नल नसावा बहुधा आगगाडीच्या खिडकीतून आपला एकही अवयव बाहेर न काढता बाबू आज ते जाऊ दे हे बाबू काका चला पुण्यात दोन दिवस करायचं काय सांग ना प्रोग्राम का प्रोग्राम का बोला ना कोत्रेकर मास्टरांच्याकडे लिहिलेला आहे ते मग कोत्रे वाच ना खरा प्रोग्राम हो वाचतो आणि मग डायरी काढून खोत्रकर मास्तरी आपला प्रोग्राम वाचायला सुरुवात केली वाचू का तुला परमिशन घ्यायला पाहिजे वाचू का सर वाच ना पहाटे पाच वाजता उठून पहाटे पाच वाजता पहाटे पाच वाजता उठून आपल्याला काय पुण्यातले रस्ते धाडायला जायचं आणि तसं नाही पहाटे पाच वाजता उठून पर्वतीचा सूर्योदय पाहणे मग त्याला पहाटे पाच वाजता कसं उठायला बाई तर तुला उचलून जाऊ की काय काय अडचण नाही काय हो जाऊया आपल्या आठ साडे आठाच्या सुमारे आणि काय हो? काय हो बाबा पोचरेकर हा तो मुंबईचा सूर्य आणि पुण्याचा सूर्य म्हणजे काय फरक असतो का हो त्याच्यामध्ये आज त्याचं नव्हे मी की नाही मी सूर्योदय असं म्हटले सूर्योदय समजला हो, सूर्योदय तिकडे चौपाटीवरती सूर्य बुडताना शंभर वेळा बघितला त्याला उलटा करा सह्याद्री पर्वती हे पेशव्यांचं देवस्थान आहे जागृत देवस्थान आहे बाबू काका ते पेशव्यांचं जागृत देवस्थान आहे आम्ही सरकारी पाहताना तिथे कशाला जागृत हो आणि काय हो बाबू काका ते जागृत देवस्थान ते आठ वाजता झोपत काय तरी नको बा अरे खरं लीना लिहिना की पर्वतीचा सूर्योदय ॲट अवर अर्लिएस्ट कन्व्हिनियन्स लिहू साधं साधं ड्राफ्टिंग पण येत नाही ड्राफ्टिंग पण येत नाही काय सारखं लिहिली हा ती गाडी कशाला थांबली कोणाला ठेवतात तू भूक लागली नाही हो कपडे हा वाट वाट हा वाट हो कशाला लिही ना हो पाहणे काय पाहणे अरे गडबडीत पर्वतही खोडलं वाटते त्यानंतर शनिवार वाडा शनिवार वाड्यात काय बघायचं हो, काय करायचं तुम्ही आमचा सिंधुदुर्ग आहे मालवणचा असला किल्ला म्हणजे जगात नाही म्हणतात गबरे करत तुझं नेहमी कोकण कोकण इडियट कर हे बाबू काका सांग ना तर काय ते शनिवार वाड्यात काय बघायचं ते सांग ना आम्हाला हिस्ट्रीवाला तिथे नारायणराव पेशवाचा खून झाला होता हो केव्हा आपण तर कुठे इव्हिनिंग न्यूज म्हणून आहोत आपण कमाल करता तुम्ही तुला कसं इव्हिनिंग न्यूज मला कसं हे भाऊ कसा तू माझ्यावर कशाला ओरडतो रे हा त्या खून का विकायला विकायला खून का सांगते का कर सांगतो म्हणजे काय झालं नारायणराव पेशवानी साखरभात खाला सर साखरभात खाला पण खून केला कमाल आला हे पुण्याचे लोक पण सारे हसरंग दिसत मला सर त्याला साखरभात खाल्ला यांच्या बाबाचं काय झालं मला काय अहो त्याचं नाही हे तू माझ्यावर कशाला ओरडतो तू सांग ना काय लाफामध्ये त्याला ओरडलं म्हणजे काय झालं आनंदीबाईंनी ठ मा केला काय केलं ठचा मा मा त्रिलोकेकर असं काय करता घ चामा म्हणजे धरा असं होतं ते मारा असं केलं म्हणजे त्याला ड्राफ्टिंग बदललं म्हणून सांगणार म्हणजे असं काय करता म्हणजे बाई ते गर्दी होते ना ते नारायणराव पेशव्याच्या मागे लागले आणि नारायणराव का बाबू काका खरे काका मला वाचवून एवढा जोरात ओरडला की त्या डब्यातले उरले सुरले लोक आपला आवेश झाल्यानंतर बाबू काका जराशे ओशाळले थोडे हे बाबू काका जरा जरा जरा हळू बोमाल हळू वाचू का दुसऱ्या आता तू पुन्हा वाचू का म्हटलं बघा ना वाच ना परमिशन तुला सारखी परमिशन मग शनिवार वाडा हा बघू बघू तर अरे काय करतो सर ओके असेल तसं टिक कर नाही ते क्रॉस कर ना काय करे आचार शनिवार शनिवार वाडा पाहिल्यानंतर महादजी शिंदे यांची छत्री छत्री छत्रीत काय बघायचो माझी शिंदेची छत्री मसाला कोणाचा रेनकोट पण असेल अहो तसं नव्हे बरं का त्रिलोकेकर छत्री म्हणजे समाधी छत्री म्हणजे समाधी हा मास्तर झाला म्हणजे काय वाटेल तर थापा मारतील का छत्री म्हणजे समाधी मग रेनकोट मध्ये काय ताजमहल नको नको राईट ऑफ राईट ऑफ ते छत्रपती राईट ऑफ नाही पण फार प्रेक्षणीय आहे असं मेहंदाळे मास्टर म्हणत होते म्हणून काय काय नको छत्रपती मग चतुर्शिंगी आणि चित्रशाळा प्रेस प्रेस मुंबईहून पुण्यापर्यंत एवढी तिकिटे काढून लोक छापखाने बघायला आलो का आपण प्रेस बीस काय नको तुम्हाला ठीक आहे चतुर्शिंगी काय काय ठीक त्यानंतर मंडई काय मंडई त्यापेक्षा मला वाटतं आपण तडक सिंहगडावरती जाऊ बाबू बाबा तडक बिडक काय नको मला डॉक्टरची परमिशन नाही आली मला इकडे कुठे हार्ट ट्रबल झाला म्हणून सांगितलं बाबा दोन दिवस पुण्यात करायचं काय ते जाऊ दे दोन दिवस करायचं कडे उतरायचं कुठे ते सांग ना मी खानावळींची यादी आणलेली आहे वाचू का आता तू वाचू का म्हणलंस ना सगळं खून करीन खून हो हे पहा राजेशाही बोर्डिंग हाऊस सहा रुपये रोज एकदा उतरा व खा एकदा उतरा व खा हा खात्री करा खात्री करा सहा रुपये रोज बापरे साहेब तो चोवीस आणि चोवीस आणि आठशेचाळीस रुपये नुसते दोन दिवसाचे उतरायचे झाले नाही हो. नाही पण सगळ्यात स्वस्त खानावर हीच आहे शिवाय इथे ना थंड पाणी बादली फुकट आहे गरम पाणी बादली मात्र दोन आहे अहो या पुण्याच्या थंडीमध्ये थंड पाणी बादली म्हणजे निमोनिया शो म्हणजे बेटो नाही वाढले आहे आणि काय हो ते कसलं ते शनिवार वाडा आणि काय तुळशी बाग ते बघायला ज्यांनी सर राणीचा बाग बघितलं कशी तुळशी असते काय उतरायची अहो त्रिलोकेकर ऑस्ट्रेलियन फिल्मेची धोतर थोडी काय झक्कात आली असते काय बघायचं याच्यामध्ये काय हे सर्व भाऊ कसं खरं तुम्ही अगोदर काय करायचं त्याला विचार करायचा पुण्यामध्ये काय काय वर्ष सिंगल आपल्याला तुम्ही तुम्हाला ट्रेजर म्हणतो मग मात्र बाबू काका चिडतो कारण पुणे आणि छत्रपती या विषयाचा त्याला म्हणजे आधी आम्ही म्हणतो बाबू काका याचं चिडायचं काय मला सांगू नाही म्हणजे इथे छत्रपतीचा काय संबंध आता पुण्याला गेल्यानंतर माझ्याकडे घरी उतरवले अरे बाबा म्हणून त्या छत्रपती सांगायला येणार आहे कमाल करतात काय लोक जिकडे तिकडे छत्रपती छत्रपती करून आणि आता बघा आता पुण्याला गेल्यानंतर काय ते इतिहास प्रसिद्ध की काय ते बघायचं आहे ना तुम्हाला हा तिकडे काय चालत जाणार नाही ना की छत्रपतीला घोडा मिळणार आहे तुम्हाला बघा म्हणजे टांगा आला बरं तो टांगेवाला काय घाटावरचा टांगेवाला तो का बाबा आमच्या कोकणातल्या टांगेवाल्याचं काय इमानी ना बरं त्याच्या टांग्याला छत्रपतीचा घोडा नाही ना मग तो म्हणजे दोन आणण्याच्या ठिकाणी पाच रुपये मागणार आणि आमच्या बाबू काका त्याला पाचाच्या ठिकाणी दहा देणार मग आपलं बाबू काकाचं भयंकर संतापले मी माझा खजिनदार पदाचा आता आत्ता राजीनामा देतो हे का तुमचं पाकिट म्हणून त्यांनी जो खिशात हात घातला तर तो ब्राह्मण प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पुण्यामध्ये खानाची बोट कापली होती त्याच पुण्याच्या वाटेवरती कोणीतरी बाबूकाका खऱ्यांचा खिसा कापला मग मात्र बाबूकाका खरे काका मला काय आणि का काय जे तोंडाला येईल तर होते आणि काका खरं झालं का बाबू सांगतो झालं का तर ओळखतो का हा झालं काय खिसा कापला तू आजगाडी थांबली आता साखळी बाबू काका बाबा तुम्ही ओरडू नका काका इकडे काम नाही तुला काय म्हणजे एखाद्या माणसाचा शिता काय तुम्ही गप्प बोललं अहो काय मिस्टर याच्यात काय बघायचं यांच्यात काय बघायचं मला हे बाबू काका आहे यांचा खिसा कापला झालं समाधान मान कमावलं बघा या घाटावरच्या लोकांच्या सगळ्या प्रत्येक जास्त तमाशा बघायला पाहिजे तमाशा बघायला पाहिजे आमचं कोकणात असलं काय नाही माणूस मरून पडला तरी काम मेला पण विचार थांबा जरा बाबू काका तुम्ही ओरडू नका ओरडायचं का मला कस हा हो, खिसा कापला असं कसं आता कसं कोचरेकर गुरुजी कसंच करायला लागले कोचरेकर एवढेच रडायला काय झालं त्यांना हा वेळ आहे बस बघा बाबू कसा गप्प गप्प बघा दादा बोलायचं गप्प मी आता काय करतात हा बाबू तुम्हाला एक विचारतो हा एक विचारतो त्रिलोकेकर कर मध्ये बोलायचं काय काम नव्हतं एक विचारतो हा बाबू कसा कोणी कापला तुमचा आणि एकदाच येऊन ती गाडी पुण्याच्या फळ्याकडे लागली मंडळींनी स्वतः सामानाचे बोजे करून बाहेर ठेवले आणि रात्री परत त्याच्या गाडीची वाट बघत सामानावरती पहारा करीत बसली लोक कसे आहेत परतीची तिकीट विकत घ्यायला गेले सगळ्यांच्याकडून पैसे गोळा करता करता मराठी हिंदी इंग्लिश गुजराती चौभाषिक शिव्यांची म्हणजे लाखोनी वाटत ट्रॅव्हल करतात ट्रॅव्हल करतात आणि ते पैसे घेऊन जाणार इतक्यात आमचे कोसळकर विचारतात आहोत लोक कर पण मुंबईला पोहोचल्यानंतर पुढे व्हिक्टोरियाच्या पैशाचं कसं व्हिक्टोरिया हा बाबू काका देईल ना बाबू काका देईल ना त्याला पुणे बघायला पुणे सगळे ट्रॅव्हल कर ग्रँड फादरनी ट्रॅव्हल करा दादा का राहा आता पुण्यामध्ये साखरभात खा आणि राहा पुण्यामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी आली भ्रमण मंडळाचे चारही सदस्य बटाट्याच्या चाळीत परत हजर चाळीस मात्र म्हणजे आधी धूम बोलवा की पुण्यात भयंकर प्लेग त्याला पावशी तुला कल्पना येणार नाही तुला सांगतो आम्ही त्या पुण्याच्या प्लॅटफॉर्मवर उचललो ना तर बाहेर येतो तर रॅक तू नारकणी सांग अहो काय सांगू हो तुम्हाला आम्ही म्हणजे प्लॅटफॉर्म वगैरे बाहेर आलो नाही तो हुंदीर तिथं हुंदीर तिथं हुंदीर आणि कसलं होतं घाटावरचं हुंदीर का बाबा आमच्या कोकणाचं हुंदीर सगळे बारके बारके नाव हो. असलं हुंदीर हो, असं असं ते पश्चात बाबू काका खरे मात्र अखेर पेशवाईत दुसऱ्या बाजीरावच्या वेळेला असा एक प्लेस झाला होता म्हणतात आणि कोचरेकर मास्टर मात्र आपल्या घरात एका कोपऱ्यात घट्ट बसून पुण्यात भयंकर थंडी हो भयंकर थंडी यावरती एक अक्षर बोलायला तयार नव्हते